सकाळी उठल्यावर दादा सहज फिरत फिरत दर्शनी दगडी चौकाटनं बाहेर आले आणि जिकडं तिकडं त्यांना सारं लखलखी दिसू लागलं भल्या सकाळीच कोणीतरी येऊन झाडून गेलं होतं कुठं केर नाही कचरा नाही सारं लख दिसत होतं सारवट गाडीखाली पालापाचोळ्याचा ढीक साचला होता लिंबोळ्यांचा खच पडला होता पण ती जागाही स्वच्छ दिसत होती पालापाचोळा सारा नाहीसा झाला होता एक ही दृष्टी पडत नव्हती दादांचे धाकटे भाऊ तिथंच उन्हाला उभे होते त्यांच्याकडे बघून दादांनी विचारलं झाडलोट करायला कोण आलतं काय धाकटा भाऊ परशुराम पुढे येऊन म्हणाला यरवाळीच कोणीतरी एक बाई येऊन सारं झाडून गेली उद्या आली म्हणजे तिला रोज एक भाकरी घेऊन जायला सांगा असं म्हणून ते पुढे गेले सारवड गाडीजवळ जाऊन उभे राहिले बाकीचे भाऊही जवळ आले त्या गाडीकडे बघत दादा म्हणाले कशी गाडी आहे बघितली सोन्यासारख्या गाडीच्या कोणीतरी काचा फोडल्यात काचा फोडून काय मिळवलं असेल दादा असे हळहळत असता मध्येच परशुरामाने विचारलं दादा बैल जोडून बघूया का त्यात मग बघायचं काय काचा बसवून घेऊ नवा रंग देऊ आणि मग बैल जोडा म्हण रंग काय आज उद्या द्यायला येईल मग तो द्या आणि कोल्हापूरला जाऊन काचा बसून घेऊन या म्हण पुढे येऊन लोभाजीने विचारलं दादा तुम्ही गोट्यात एक यंत्र आहे ते बघितलंय काय कसलं यंत्र चला की बघा चला गोट्या चल्यावर त्या यंत्राकडे बघून दादा म्हणाले अरे मर्दानू हे कडबा कापायचं यंत्र आहे आणि एक पेंडी इकडं कडब्याची एक पेंडी त्या यंत्राच्या तोंडात घालून कचाकच कडबा तोडून दादा म्हणाले असा कडबा कापायचा बघा ही बरी आहे की टगळ त्या यंत्राकडे बघत दादा म्हणाले पाटील किती हौशी असेल नाही ते असेच थोडा वेळ बघत उभे राहिले आणि मग मागवळत वळत म्हणाले उद्यापासनं ह्यानंच कडबा कापत चला गोट्यातनं एक चक्कर मारून दादा दरवाज्यातनं आत आले आणि देवडीजवळच उद्धवनाना चोरागत अंग आकडून उभे राहिलेले दिसले दादांची चाहूल लागताच दोन्ही हात जोडून ते म्हणाले आमंत्रण द्यायला आलोय कसलं रानात गुराळ सुरू आहे आपण सारी मंडळी गुराळा यावं अशी इच्छा आहे त्यांची इच्छा विचारात न घेता दादाने आधी प्रश्न केला तो मोजणीचा दगड अगोदर होता त्या जागेला जाऊ द्या आणि मग बघू असाच पुन्हा एकदा हात जोडून उद्धवनाना म्हणाले लोक काहीतरी आपलं बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका लोक काहीतरी बोलतात होय हे गावच तसं आहे असं होय लक्ष्मीबाईची काय तक्रार आली तर तुम्ही सांगाल तो दंड भरून देऊ आता या हस म्हणून दादा चौकातनं ढेलजेवर गेले आणि देवडीवरच्या संध्याला म्हणाले नाईक त्याला बाहेर सोडू नको दरवाजेची वाट बंद झाली तसे उद्धव नाना हादरून गेले धडपडत्या छातीनं ते उभे राहिले आणि दादाने विचारलं आता सांगा उद्धव नाना दगुड जागचा हल्ला आहे का नाही बोला घाम फुटून उद्धव नानांच्या हातापायाला कापरा भरला धोत्राच्या सोग्यानं तोंडावरचा घाम पुसत ते म्हणाले मी चूक कबूल करतो पण पण काय असं दरडावून विचारत दादा म्हणाले मोजणीचा दगड जागचा हल्ला आहे का नाही लक्ष्मीबाईंनी बाईला पत्रानं कळवले ते खोटं आहे वय चूक झाली खरी मग मगाधरनं खोटं का बोलायला लागलाय डोळे मोठे करून दादा बघत राहिले आणि उद्धवनाला कसं सांगावं हे कोडं पडलं पण आता सांगण्या वाचून गत्यंतर नव्हतं ते कचवचत म्हणाले पाटील काल रात्रीच दगड जुन्या जागेला होता तसा ठेवलाय हो तर लक्ष्मीबाईंना बोलावून आणा आणि विचारा त्यांना दाखवून केलंय खरं म्हणता देवा शपथ कानावर पुन्हा तक्रार आली तर विचारा मग काय नाही जावा घरला तरी उद्धवनाना तिथंच घुटमळत उभे राहिले आणि पुन्हा हात जोडून म्हणाले करू नये ते केलंय खाऊ नये ते खाल्लंय आता माफी असावी बरं हाय जावा आता एकदा पापी वासना झाली आता पुन्हा व्हायची नाही ठीक आहे जावा रसाला येतो गाडी पाठवतो दादाने विचारलं अजून किती दिवस गा जाईल घाना जाईल एक आठवडाभर मग आजच काय गडबड पुढं बघू तो वर रसाची घागर आणि उसाची मुळे आज धाडून देतो बरं जावा उद्धव नानांनी पाठ फिरवली आणि पुन्हा वळून ते म्हणाले मनात काही ठेवू नका सुभानरावांचा आणि आमचा घरोबा होता तो तसाच पुढं चालावा हीच इच्छा असं म्हणून उद्धव बाहेर पडले आणि खांद्यावर तांब्याची कळशी घेऊन गुरव उघड्या अंगानच आत आला आणि देवडीवरचा नाईक जवळ येऊन म्हणाला देवपूजेला गुरव आलाय कोणी सांगितले त्याला याला गुरुज पुढं होऊन म्हणाला वाड्यातली पूजा माझ्याकडेच असती म्हणून आलोय मग जावा पूजा करून गुरु देव घरात जाऊन पूजेला लागला आना आत आले दादा त्यांना घेऊन बैठकीच्या खोलीत बसले राहुणाने विचारलं महारी नेऊन हांगण झाडून गेली वय एक बाई येऊन झाडून गेली मग ती जाई मारीनच भल्या सकाळीच येऊन गेली बरं देवपूजेला गुरुवाला होतो हा आत्ताच आलाय आता हाय पूजा करायला लागलाय अस त्याला आपल्या संग एक वेळचं जेवायला ठेवून घ्यायची रीत आहे दादाने खिडकीतनं बाहेर बघितलं आणि देवडीवरच्या संध्याला हाक मारून सांगितलं पूजा झाल्यावर गुरुवाला जेवायला थांबाय सांग जी जा सांगून जात दत्तू नाईक निरोप द्यायला आत गेला आणि दादाने विचारलं आणि काय वाड्यातले रीतिरिवाज असेल तर सांगून ठेवा आठवल्यागत करून रावणाला सांगू लागले पडद्यात आडाच्या अंगाला ताईबाई आहे तिला अमुषाला नारळ फेडायचा वर्षातनं एकदा बकरं द्यायचं असतं मुलांनी येऊन आठवण करायलाच त्याची बाकी आणि काय पुन्हा आठवल्यागत करून रावणांना म्हणाले धुळोबाची जत्रा आली म्हणजे सासनकाठी उभा करायची असती आपल्या काठीचा मान आहे डोंगरावर आपली काठी गेल्याशिवाय देवाला दुसऱ्या कुणाचा निवड द्यायची परवानगी नाही पर ते अजून लांब आहे जवळच्या तवा साऱ्या गोष्टी होतीलच एवढ्यात महादा कोळी ढेलजत येऊन उभा राहिला आणि हजबीनं मुजरा करून जवळ आला दादाने विचारलं चावडी सोडून का आलास बायकूला घेऊन आलोय बायकूला घेऊन आलास जी ती परड्याच्या अंगात आत गेली या दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि नावनाना त्यांना म्हणाले आळाचं पाणी भरायला ती आत आली आली असेल पाणी भरायला वय तो रिवाजच आहे असं वय रावणाना पुन्हा सांगू लागले दुपारी पर्टी येईल तिला रोज एक आपली भाकरी द्यायची आणि दिवाळीला पोवाळायला आली म्हणजे लुगडं नेसवायचं कोळी तिथंच उभा राहिला तसे दादा म्हणाले बायकूला पाणी भरायला सांग आणि जा चावडीवर मुजरा करून तो मागे वळला आणि रावणांना कानाशी लागून म्हणाले लई साडेसाठलीचा भाय आता मऊ झाला आहे गायकवाड काय म्हणतोय विचारा की त्याला दादाने हळी दिली माद्या जी इकडे या पुन्हा माझा येऊन जवळ उभा राहिला आणि दादाने विचारलं तुझं आणि त्या गायकवाड्याचं लई करते होय रे तो तोंडाकडे बघत तसाच उभा राहिला आणि आपल्या ओठावरची एक मिशी हातात धरून दादा म्हणाले लई मातला होतास पाटलांच्या रानात घुसला होता नाही का बोलता बोलता दादा उभे राहिले आणि कोळ्याचा थरका उडाला भेदरला का तो तोंडाकडे बघत राहिला आणि दादांनी खुंटीचा आसूळ हातात घेऊन विचारलं आता काय बेत चालला रे तुमचा हातपाय गळायला कोळी मटकन खाली बसला आणि त्यांच्या हातातल्या आसुडाकडे नजर लावून म्हणाला सरकार लागून त्याच्या नजरा लागलो आता पुन्हा अशी चूक नाही करणार रावणाना म्हणाले पिढ्या कुठं आहे विचार त्याला या भडव्याला सारं माहिती आहे बघा त्या सरशी दादाने आसूड उगारला पाठीवर झमकन आवाज आला पोटावर डब पडून कोळी हातानं पाय शिवत म्हणाला मारू नका मारू नका जी दादाने हात पुन्हा वर केला आणि कोळी फळाफळा धोतरात मुतला बाक्कने एक लाच घालून दादा म्हणाले अरे उठून बस म्हणव्या तो कसा बसा उठून बसला आणि हात वर पसरून म्हणाला सांगतो सांगतो सांग लवकर त्यो रातच्या इथं होता कुठं होता गावातच होता दाजीबाच्या घरातच होता म्हणजे पाटला निघून गेलाय कुठं गेलाय डोंगरात फरारी झालाय बैठकीवर बसले नाही उठले आणि जवळ येत म्हणाले दादा ह्यो असा सांगायचा नाही काकुल ते येऊन म्हादा म्हणाला खरं सांगतो जी देवा शपथ काय सांगतो यो त्याचा ठाव ठिकाणा ह्याला पुरा माहिती आहे दादाने हे ऐकलं आणि जवळच उभ्या राहिले आपल्या तिघा भावांकडे बघून ते म्हणाले उचला हेला आणि वर माडीवर घेऊन चला दैत्यासारखे ते तिघेही भाऊ एकदम झडप घालून अंगावर गेले आणि ओलं धोतर हातात धरून कोळी म्हणाला मला कुठं नेता दादा हाच खाऊन ओरडले बघतासा काय आधी उचला फडव्याला त्या सरशी त्यांनी त्याला आच्यात वर उचलला आणि अंतराळी धरून विचारलं कुठं वर न्याचा आला भाई वाय चला वर माडीवर त्याला पळवतच त्यांनी माडीवर नेलं आणि वर धरूनच विचारलं दादा ह्याला कुठं ठेवायचा कुठं ठेवायचा काय आपटा खाली आपटा म्हटल्यावर धनकन त्याला खाली आदळून ते रिकामी झाले आणि हातात आसूड घेऊन दादा म्हणाले माद्या फुकट दानाला जाशील खून माफ आहे मला लवकर सांग हबका बसून गांगरलेला माझा पाय शिवून म्हणाला पाटील गु खातो तुमचा पर मला मारू नका झमक नासूड वाजला त्या सरशी दोन्ही हात तोंडावर घेऊन माझा ठो ठो बोंबल आणि पकापक चार लाता घालून दादा म्हणाले तू बोंबला सर काय मी भ्याचा नाही म्हा करून माझा लहान पुरागात राहायला लागला आणि दादा म्हणाले परसराम चुलीवर तवा तापलाय का बघा या भडव्याला तापलेल्या तव्यावर बसवतो रावणाना बोलला अरे का मार खातोस सांगून मोकळा हो दादाने विचारलं अरे काय सांगतो या काय नाही सांग लवकर एकदम घेऊन माझा बोलू लागला काहीतरी चांदणी उगवायलाच डोंगरात निघून गेलाय तो मान हलवून रावणाना म्हणाले लय हराम करा आयो असा सांगायचा नाही रगताच्या शपथा घेतल्या म्हणे यांनी रक्ताच्या शपथा असं म्हणून दादा दात खाऊन पुढे गेले आणि झाम झाम आवाज होत राहिला दादा बडवत राहिले आणि मध्येच दातखिळी बसून माझा गपगार पडला मग हातातला आसूट टाकून दादा रावणांना म्हणाले मी जातो खाली एक कांदा फोडून त्याच्या नाकाला लावा आणि शुद्धीवर आला म्हणजे विचारा बघा काय सांगतोय काय दादा खाली गेले थोड्या वेळानं कोळी शुद्धीवर आला राहुनाना जवळ बघून तो तोंड पसरत म्हणाला राहुनाना अरे का मार खातो सांगून टाक की कुळी तोंडाकडे बघत राहिला आणि रावणाना त्याला समजावून सांगू लागले मर्दा माझा सरकारने मुद्दाम धाडले त्यासनी चीफ पोलीस मामा आहेत त्यांचं खून माफ आहे त्यासनी माडीवरनं खाली चौकात टाकून ठार मारायला कमी करायचं नाहीत फुकट दानानं जाशील सांगून मोकळा हो कोळ्यानंच पाय शिवून सांगितलं तुम्हीच आता तारणार आणि मारणार मग ठाव ठिकाणा सांगून मोकळा हो एक करा काय माझं नाव कुठं फोडू नका नाही फोडत बघा नाहीतर माझा खून होईल त्याला भितोस होई अरे खुळ्या आता कायमची पोलीस पार्टी गावात येऊन बसणार आहे काय घाबरू नकोस सांग बघू माझं नाव फोडायचं नाही फोडत नाही म्हणून छान वचन द्या हा तुला वचन देतो सांग तो थोडा वेळ गप्प राहिला दरदरून त्याला घाम सुटला कपाळ घामानं डबडब होऊन गेलं आणि नजर वर करून तो म्हणाला खुरप्यानं माझं डोळं काढतील हाल हाल करून मारतील पाटील खंबीर आहेत नव तुला सांभाळणार तू का काळजी करतोस माझ्या जीवाची काळजी घेणार असला तर सांगतो रावणाना उठले आणि जिन्याकडे जाऊन खाडी मारत म्हणाले दादा जरा वर या राहू ना थांबा थांबा का थांबा समक्ष रुजवातच होऊ द्या दादा वर आले आणि रावणाला म्हणाले दादा ह्यो सांगायला तयार आहे खरं त्याच्या जीवाची काळजी घ्यायचं काम तुम्हाकडे लागलं तुला भ्या वाटतंय होय त्यांचं तसं असलं तर ह्या वाड्यात येऊन घे राहा त्याची नको काळजी करू नको रावणाना बोलले मग आता सांग बघू आता ह्या घटकेला तो आळत्याच्या खिंडीत हाय चार लोक आहेत त्याच्या संग मान हलवून दादा म्हणाले शो काय खरं सांगित नाही ऐका तर माझ सांग आज तमदल्या गेच्या खोतानं खोताचं भराड जाणार आहे तीन गाड्या आहेत त्या लुटायच्या घाट घातलाय आणि ऐतवारी तो तानूकडे येणार आहे तसं सांगून तो गेलाय बघ खरं म्हणतोस जी खरं खोट याचा पडताळा बघा दिवसभर हितच पडून राहतो चला रावणाना तो तिथंच वर पडून राहिला आणि ते दोघे उठून खाली आले रावणाना म्हणाले एक पिर्या सापडला म्हणजे गाव हजारत आहे बघा असं करूया कसं करूया पेट्याला निरोप धाडावा म्हणली फौजदार असणे बी कळवावं का आधी तानीचं घर बघावं नको सावध होतील त्यासनी असं जागा करून उपयोगी नाही मग त्याच्यावर विश्वास ठेवून पेट्याला कळवूया तेच बरं होईल पक्की खात्री करून घेण्यासाठी दादा पुन्हा माडीवर आले महाद्या कनद एका कुशीवर पडला होता आणि त्याला डिवचून जागा करीत दादाने विचारलं महाद्या बातमी खरं नव्हती जी खरी आहे मग तसं पेटायला कळवू कळवा रावणाने विचारलं महाद्या आणि काय काय ठरलं रे त्यांचं तो तोंडाकडे बघत राहिला आणि रावणाने विचारलं पाटलाचा खून करणार आहेत वई असा इडाईच्या उचललाय कोणी पिर्यान वय येत्या अमुषापतूर खून होणार आहे दादा गरजले लेका अंगात आलंय काय तुझ्या खून होणार आहे म्हणजे महाद्या सांगू लागला नव खून करायचा इडा उचललाय इडा उचललाय वय तसा घाट घातलाय हे ऐकून दादाना छेव आला ते म्हणाले खून करणार आहेत अरे मी बी तीन भाऊ संघ आणल्यात किती खून करणार आहेत कुणाची पाटील की टिकू द्यायची नाही असा पणच केलाय आहे त्याने रावणानं हसून म्हणाले म्हणून तू बी त्या भ्रांतीत होतास होय भुलला होता जणू बोलायचं थांबून दादा रावणानं म्हणाले चला जरा खाली ते दोघेही उठून खाली आले बैठकीच्या खुलीत गेल्यावर दादा म्हणाले आता कसं करायचं थोडा विचार करून रावणाने सांगितलं पेठ्याला कळवावं एक लकोटा लिहून येता जवळ द्या तो जाऊन येऊ द्या असं करू म्हणता असं म्हणून ते विचार करत राहिले आणि अवचित विचारलं रावणाना अजून अमुषा किती दिवस राहिली राहिली की आठ दिवस का का नाही खरं असं म्हणून दादाने विचारलं रावणाना कुंडली कोण बघतय का गावात कुंडली भाई हा एक जोशी मग त्याला जरा बोलवून घेता रावणाने लगेच नायकाला हाक मारून सांगितलं जा जरा सोनू पण जोशाला बोलावून आण जा पुढं घालूनच घेऊन ये सोनू पंत आले अलकट पालकट मांडी घालून समोर बसले एक सुरती रुपया समोर ठेवून दादानी पत्रिका त्यांच्या हातात दिली रावणानं म्हणाले सोनूपंत जरा पाटलांचा योग बघता कुंडलीतला कुंडलीवर नजर खेळून सोनूपंत विचार करत राहिले निरनिराळ्या घरांची दृष्टी आजमावत म्हणाले पाटील कुंडली चांगली आहे पाटील म्हणाले तसं नव जरा सध्याचा काळ कसा आहे एवढं बघा सोनोपंतांनी पुन्हा कुंडली न्याहाळली आणि खुलासा करून घेण्यासाठी त्यांनी विचारलं बरं वाईट दोन्ही सांगायचं का असेल ते सांगा राव नानाही बोलले चांगलं असलं चांगलं सांगा वाईट असलं वाईट सांगा म्हणजे त्याप्रमाणे वागायला बरं वय मग काळजी तर घ्यायला येईल सोनू पंतांना धीर आला आणि कुंडलीकडे बघतच ते म्हणाले सध्या एक अरिष्ट योग संभवतो जीवाला धोका उत्पन्न होईल काहीतरी दगाफटका इजा होण्याचा संभव आहे लग्नी मंगळ असल्यानं स्वभाव साहसी धाडसी उग्र तेजस्वीपणा आयुष्यात कुठं पडणं किंवा लागणं हे योग असतात यावेळी जरा जपून राहावं वृषभ लग्न असल्यामुळं वृत्ती सुखासक्त प्रेम सुंदर वस्तूंची आवड स्वभाव निश्चयी मात्र स्वभाव रागीट व बेपरवा वृत्तीचा राहील कारण तनुस्थानी मंगळ वृषभ रात्रीचा आहे त्या कारणानं दुसऱ्याचे न ऐकता स्वतःच ठरवलेल्या गोष्टी व विचार याप्रमाणे वागण्याचा कल राहील भाग्येश व दशमेश शनीच असल्यामुळे मंगळाच्या दृष्टीने काही प्रसंगी वादविवाद कलह नुकसान भाग्यात अडचणी येण्याचा संभव आहे बाकी कुंडली चांगली आहे काही वाईट नाही दादाने पुन्हा विचारलं मग सध्याचा काळ कसा आहे ते सांगितलंच सध्या एक अरिष्ट योग संभवतो जरा जीवाला जपून असायचं कुठवर असा योग हा ही अमावशा गेली की परिणाम सौम्य होईल तवर जरा काळजी घ्या दादाने रावणाकडे आणि रावणाने दादांकडे एकाच वेळी बघितलं आणि दादा मागे सरकत म्हणाले ठीक आहे जावा सोनोपंत गेले आणि डोळ्यांपुढे अमावशा उभी राहिली अंधार दाटला आणि पिळ्या धनगर दिसू लागला आणि मग हिंमत करून दादाने कोरा कागद हातात घेतला घडी घालून मार्जिन पाडलं आणि दौतीत टाक उडवून ते लिहायला बसले रावणाने विचारले काय करता वर रिपोर्ट करतो करा कळवा अशान असं म्हणून शान कळवितो आणि सांचं काय होतं हे बघून येताळला उद्या सकाळीच यायला सांगतो त्याला आज वस्ती करायला सांगता वय वय म्हणजे काय होतंय काय नाही हे लगेच कळलं तरी आपल्याला खऱ्या खोट्याचा पडताळा येईल तवर माझ्याला सोडत नाही रावणांनी मान हलवली आणि दादा पुढं बघून लिहू लागले